समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय अडतीसावा अक्रूरजींची व्रजयात्रा ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेवजी सांगतात अक्रूर बुद्धिमान रात्री मथुरी थांबुनी पुन्हा उशकाली रथा मध्ये निघाले व्रजभूमिसी अक्रूर व्रज मार्गात कमलाक्ष हरीचिया भक्तीने भरले पूर्ण मनात चिंतू लागले कोणते पुण्य मी केले तपस्या दान कोणते जयाचे फळते आज घडते कृष्ण दर्शन विषयासक्त मी ऐसा ऋषी न तो मिळे दुर्लभो मजला जैसे शूद्र पुत्रास वेदते तरीही मजला नक्की घडेल कृष्ण दर्शन काळाचा ओघ हा ऐसा तृण जरी पार होऊन दे अशुभ नष्टले माझे साफल्य जन्मी जाहले आज त्या चरणी साक्षात नमस्कार करीन मी यती योगी यांचा जो ध्यानाचा विषय असे कंसेची केली बहुही कृपा की स्वयं हरीच्या पदी पावतो मी अज्ञाननाशे नखकांतिजाची स्वयं हरितो प्रगटे इथे की पदध्याति जाचे लक्ष्मी निज्ञानी नच सोडी जाते चारावया गायि हितेची जाती निरंगती गोपिका वक्षगंधे त्या पोवळ्यांच्या पदिरंग आहे मधुस्मितो नासिक पोपटाचे गालावरी रुळो नियेती, त्या श्रीमुखा मी अजी पाहतो की अवश्य होई मज ते, हरिण धावे उजव्या कराने हरावया श्री विष्णू स्वेच्छे मनुष्यी करितोय लीला लावण्य धामो मज आजी भेटे नेत्रासी माझ्या फळाज लाभे द्रष्ट जगाचा नच स्पर्शी माया भेद भ्रमोही दृष्टी कटाक्षे रची जीव सारे गोपी सवे तो व्रजी खेळ खेळे वाणी सिगाता हरिकीर्ती कर्म स्फूर्तीच लाभे जीवनी तयांच्या धुवोनी जाते अपवित्र सारे नगाती ते तो जित प्रेत ऐसे महात्म्य त्याच्या कीर्तनी हे तो विष्णू साक्षात यदुवंशी जन्मे भद्रार्थ भक्ता अनदेवतांच्या व्रजात राही गुणदेव गाती संदेह नाही अजिपाही त्याला संताश्रयोनी आश्रयोनी गुरुतो जगाचा लक्ष्मीपती ते अजिपाहतो मी या सुप्रभाती शुभ होय सर्व तुनी धावत मी चलेन पडेन पाया बळी कृष्ण यांच्या ते ध्यान बिंदू पाही आज बंदीन बाळे मग गोपिकांची भाग्येची जातो पदी मी पडेन ठेवील का तो शिरिहात माझा, सदाची दे जो अभयो जगास जे काळ सर्पा बहुभीत त्याना इंद्रे बळीने पुजिले पदाला त्रिलोक राज्ये दिधली तयाना सुगंध येतो हरिपाद पद्मा गोपी स्पर्शी थकता हरितो मी कंसदूतो हरिपाशी आलो मला न मानो हरिशत्रु तैसा सर्वज्ञ तो ना कधी मानि तैसे क्षेत्रज्ञ रूपे बघतो स्वयेतो राही न तेथे करजोडुनिया पाही न प्रेमे हरितै मला की जन्मांतरीचे मग पापनासे नासे निमग्न होतो बहुमी सदाचा मी त्या घराचे बहुहित इच्छी वक्षास घेई मज देवतोची आलिंगने पावन देह होई येईल शक्ती दुसऱ्या करासी आलिंगिता मी झुकवीन डोके न काका मजला हरितो साफल्य होई मम जीवनाचे न कृष्ण ज्याचा मृतदेह तोची शत्रू निमित्र हरिसी ना हरी कुणाला न नचकी उपेक्षी जै कल्पवृक्ष मनी इच्छिता दे भक्ता सतैसा हरिप्रेम देतो राही न तेथे कर जोडून नेईल रामो मजला घरात सत्कार तेथे मजला मिळेल पुसेल कंस घरच्या सकैसा श्री शुकदेवजी सांगतात कपुत्र अक्रूर चिंतने बुडतार थे, पोचले नंद गावात असताला रवी जायत नमितात नित्य गोठ्यात ते पाय अक्रूर स्पर्शी पद्मांकुशाचे पदचिन्ह होते भूमी ठशाने बहुशोभली की आल्हादुनी ते विभळून गेले रोमांच आले नयनात पाणी रथातुनी धावत ते थाले, वदे प्रभूची पदधूळ ही की अवस्था अक्रूराची ती जीवांचा उच्च लाभतो भावना त्या सर्व हरीशी भाव लाविणे व्रजी अक्रूर जाता तै कृष्णनी बलरामतो, उभेची दुग्ध शाळेत कमलाक्ष असे द्वयो किशोर गौर श्यामो हे सौंदर्य खाणची जसे हत्तीची चालची तैसे हास्य लांब त्या भुजा ध्वज अंकुशनी वज्र पद्म चिन्ह धरे सत्या मंदहास्य दया पूर्ण औदार्य मूर्ती तेजसे, औदार्य पूर्ण त्या लिला प्रकाशे वन माळती आताच स्नान ते केले लेपिली चंदनोटी पाहिला अक्रुरे राजा जगद हे तु जगतपती जगाच्या रक्षणासाठी पूर्णांशी पुरुषोत्तम जन्मले कृष्ण रामो हे कांतीने तम संपतो पर्वता स्वर्ण चांदीने मढिता झळके जसा पाहता प्रेम भावाने अक्रूर भरले पहा रथीचे धावले खाली साष्टांग नमिती द्वया आल्हाद दर्शने झाला भरले नेत्र अश्रुने गळा दाटोनी आलानी स्वनाम वधू कृष्णाने जाणिले चित्ती ते चक्रांकित हातजे लावोनी ओढिले आणि हृदयी धरिले पहा विनये बळीशी येता गळ्यात लाविला गळा दोघांनी धरिले हात घरात आणिले तया बहु सत्कारिले गेही क्षेमते पुसले असे आसनी मधुपरकाने विधीने पाय धुतले शय्या देवो निपायनाचे पोनी सेविले असे थकवा जायतो तेव्हा मिष्टान्न भोजन दिले भगवान बळीने तेव्हा माला तांबूल अर्पिले सुगंधी द्रव्य अर्पोनी केले तया सत्कारे पुसती नंद कंसा नेत्रासिता तुम्ही जिवंत राहिले कैसे बकरी खाटका पुढे बिलकत्या बहिणीचे जो छोटेसे बाळ मारितो तया राजी सुखी तुम्ही कल्पना करणे कशी दोघांनी पुसले क्षेम सन्मान दिधला तया प्रवास थकवा सारा गेला अंगातून तदा इति श्रीमद भागवती महापुराणे पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अडतीसावा अध्याय हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू